श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय विसावा अन्य स्वहाद्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणाले आता प्रमाण लक्षण आणि स्थितीनुसार लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्षविभागाचे वर्णन करतो जसा मेरू पर्वत जम्बूद्वीपाने वेढलेला आहे त्याचप्रमाणे जम्बूद्वीपसुद्धा आपल्या इतकेच परिमाण आणि विस्तार असलेल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे <clears throat> खंदक ज्याप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो त्याचप्रमाणे क्षार समुद्र सुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे जंबूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे तेवढाच विस्तार तेथे सुवर्णमय प्लक्ष वृक्षाचा आहे म्हणूनच त्याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे तेथे सात जिव्हा असणारे अग्निदेव राहतात या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र इद्मच जिव्ह होता त्यानेच याचे सात वर्षात विभाग केले आणि ते विभाग त्या वर्षाप्रमाणेच नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपवले आणि स्वतः अध्यात्म योगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला शिव यवस सुभद्र शांत क्षेम अमृत आणि अभय अशी ही या वर्षांची नावे होत यात सुद्धा सात पर्वत आणि सात नद्याच प्रसिद्ध आहेत तेथे मणिकूट वज्रकूट इंद्रसेन ज्योतिष्मान सुवर्ण सुपर्ण हिरण्यष्ठिव आणि मेघमाल हे सात मर्यादा पर्वत आहेत तसेच अरुणा नृमणा आंगिरसी सावित्री सुप्रभाता ऋतंभरा आणि सत्यंभरा या सात महानद्या आहेत तेथे हंस पतंग ऊर्ध्वायन आणि सत्यांग या नावाचे चार वर्ण आहेत या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण तमोगुण क्षीण होत राहतात त्यांचे आयुष्य एक हजार वर्षाचे असते देवाप्रमाणेच ते दिसतात आणि त्यांना संताने सुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात हे तीन वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणाऱ्या तीन वेदस्वरूप भगवान सूर्याची आत्मरूपाने उपासना करतात ते म्हणतात जो सत्य आणि ऋत वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठात आहे त्या पुराणपुरुष विष्णुस्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो प्लक्ष इत्यादी पाच द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मतःच आयुष्य इंद्रिये मनोबल इंद्रिय बल शारीरिक बल बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात प्लक्षद्वीप आपल्या इतक्याच विस्ताराच्या उसरसाच्या समुद्राने वेढलेला आहे त्याच्यापुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेला शाल्मली द्वीप आहे ते तेवढ्याच विस्ताराच्या मद्याच्या सागराने वेढलेले आहे प्लक्षद्वीपाच्या पाकर वृक्षासारखाच तेथे सावरीचा वृक्ष आहे असे सांगतात की हाच वृक्ष आपल्या वेदमय पंखाने भगवंतांची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे नाव असण्याचे कारण आहे या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र यज्ञबाहू होता त्याने याचे सुरोचन सौमनस्य रमणक देववर्ष पारिभद्र आप्यायन आणि अविज्ञात नावाचे सात विभाग पाडले आणि हे याच नावाच्या आपल्या पुत्रांकडे सोपवले यात सुद्धा सात पर्वत आणि सातच नद्या प्रसिद्ध आहेत स्वरस शतशृंग वामदेव कुंद मुकुंद पुष्पवर्ष आणि सहस्रश्रुती अशी पर्वतांची नावे आणि अनुमती सिनिवाली सरस्वती कुहू रजनी नंदा आणि राका ही नद्यांची नावे होत या वर्षात राहणारे श्रुतधर्य वीर्यवर जसुंधर आणि इशंधर नावाचे चार वर्ण वेदमय आत्मस्वरूप भगवान इंद्रा चंद्रांची वेदमंत्राने उपासना करतात आणि म्हणतात जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणाने विभाग करून देव पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो तो चंद्र आमचा राजा असो याचप्रमाणे मद्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपांप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या तुपाच्या समुद्राने घेरलेले आहे यात देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडूप आहे त्याच्यावरूनच या द्वीपाचे हे नाव पडले आहे हे अग्निप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते राजन या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र महाराज रेता होता त्याने आपल्या द्वीपाचे सात विभाग करून त्यापैकी एक एक आपले सात पुत्र वसु वसुदान दृढरुची नाभिगुप्त सत्सुत स्तुत्यव्रत विविक्त आणि वामदेव यांना दिले आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला त्यांच्या वर्षात सीमा निश्चित करणारे सात पर्वत आहेत आणि सातच नद्या आहेत चक्र चतुशृंग कपिल चित्रकूट देवानिक ऊर्ध्वरोमा आणि द्रविण ही पर्वतांची नावे होत नद्यांची नावे अशी आहेत रसकुल्या मधुकुल्या मित्रविंदा श्रुतविंदा देवगर्भा धृतच्युता व मंत्रमाला यांच्या जलामध्ये स्नान करून <clears throat> कुशद्वीपवासी कुशल कोविद अभियुक्त आणि कुलक या वर्णाचे लोक अग्निस्वरूप भगवान हरीचे यज्ञादी उत्तम कर्माने पूजन करतात तसेच याप्रमाणे स्तुती करतात हे अग्ने आपण परब्रह्माला साक्षात हवी पोचवणारे आहात म्हणून भगवंतांच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषाचे सुद्धा यजन करावे तसेच धृतसमुद्राच्या बाहेर त्याच्या दुप्पट आकाराचे क्रौंचद्वीप आहे ज्यामध्ये कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे <clears throat> त्याचप्रमाणेच हे आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे येथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे त्याच्यावरूनच त्याचे नाव क्रौंच द्वीप असे पडले आहे पूर्वी श्री स्वामी कार्तिकेयांच्या शत्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडेवेली इत्यादी उद्ध्वस्त झाल्या होत्या परंतु क्षीर समुद्राने सिंचन झाल्यामुळे क्षीर समुद्राचे सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने याचे रक्षण केल्यामुळे हा पर्वत निर्भय झाला या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र धृतपुष्ट होता त्याने त्याचे सात विभाग सात वर्षात करून त्यांच्यावर त्यांच्यासारखीच नावे असणाऱ्या आपल्या सात उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि स्वतः सर्व जीवांचे अंतरात्मा परम मंगलमय कीर्तिशाली भगवान श्रीहरींच्या पवित्र चरण कमलांना तो शरण गेला धृतपृष्ठाचे आम मधुरुह मेघपृष्ठ सुधामा भ्राजिष्ट लोहितार्ण आणि वनस्पती या नावाचे सात पुत्र होते त्यांच्या वर्षांमध्ये सुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या होत्या त्या पर्वतांची नावे शुक्ल वर्धमान भोजन उपबर्हिण नंद नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत आणि नद्यांची नावे अभया अमृततौघा अमृतौघा आर्यका तीर्थवती वृत्तिरूपवती पवित्रवती आणि शुक्ला ही होत यांच्या पवित्र आणि निर्मल जलाचे सेवन करणारे तेथील पुरुष ऋषभ द्रविण आणि देवक या नावाचे चार वर्णाचे निवासी पाण्याने भरलेल्या उंजळीने अर्धे देऊन जलदेवतेची उपासना करतात आणि म्हणतात हे जलदेवते तुला परमात्मापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे भूहू भुवाहा आणि स्वाहा अशा तिन्ही लोकात तू पवित्र करतेस कारण तू स्वतःच पापांचा नाश करणारी आहेस आम्ही आपल्या शरीराने तुला स्पर्श करतो तू आमचे अंग पवित्र कर याचप्रमाणे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या चारी बाजूंनी बत्तीस लाख योजने विस्तार असलेले शाकद्वीप आहे ते याच्या एवढाच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे यामध्ये शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे त्यामुळेच याचे नाव ते पडले आहे त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे द्वीप दरवळलेले असते मेधातिथी नावाचा त्यांचा अधिपती हा सुद्धा राजा प्रियव्रताचाच पुत्र होता त्याने सुद्धा आपल्या द्वीपाची सात भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलांसारखीच नावे ठेवली आणि त्यांवर आपले पुत्र पुरोजव मनोजव पवमान धूम्रानिक चित्ररेफ बहुरूप आणि विश्वधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंतांच्या मध्ये एकाग्रचित्त करून तो तपवनात निघून गेला या वर्षामध्ये सुद्धा सात मर्यादा पर्वत आणि सात नद्याच आहेत पर्वतांची नावे ईशान उरुशृंग बलभद्र शतकेसर सहस्रस्त्रोत देवपाल आणि महानस अशी आहेत आणि नद्यांची अनघा आर्युद आयुर्दा उभयस्पृष्टी अपराजिता पंचपदी सहस्रस्तृती आणि निजधृती अशी आहेत या वर्षातील ऋतव्रत सत्यव्रत दानव्रत आणि अनुव्रत नावाचे पुरुष प्राणायामाने आपले रजोगुण तमोगुण क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरींची आराधना करतात आणि याप्रमाणे त्यांची स्तुती करतात जे प्राणादी वृत्तीरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात तसेच संपूर्ण जग ज्यांच्या अधीन आहे ते अंतर्यामी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करू त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्रापुढे चारी बाजूनी त्याच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्कर द्वीप आहे ते चारी बाजूनी आपल्या एवढाच विस्तार असलेल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे तेथे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे देदिप्यमान लाखो सुवर्णमय पाकळ्या असलेले एक अत्यंत मोठे कमळ आहे जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते द्व्याद्वीपाच्या मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षांच्या मर्यादा निश्चित करणारा मानसोत्तर नावाचा एक पर्वत आहे हा दहा हजार योजने उंच आहे आणि तितक्याच लांबीचा आहे त्याच्यावर चारी दिशांना इंद्रादी लोकपालांची चार नगरे आहेत सूर्याच्या रथाचे रूप चाक या मेरू पर्वताच्या चारी बाजूंनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र वीतिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमणक आणि घातकी यांना दोन्ही वर्षांचा अधिपती नेमून स्वतः आपल्या थोरल्या भावाप्रमाणे भगवत सेवेमध्ये तत्पर राहू लागला तेथील रहिवासी ब्रह्मारूप भगवान श्रीहरींची ब्रह्मसालोक्याची प्राप्ती करून देणाऱ्या कर्मांनी आराधना करीत या प्रकारे स्तुती करतात जे साक्षात कर्मफलरूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्णस्थिती आहे तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा त्या अद्वितीय आणि शांतस्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना माझा नमस्कार असो श्री शुक म्हणतात याच्या पुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्यांचे विभाग पाडण्यासाठी केला आहे मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे त्याच्या पुढे सुवर्णमयी भूमी आहे ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे तेथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही म्हणून देवांव्यतिरिक्त अन्न कोणी प्राणी तेथे राहत नाही सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारी बाजूंच्या सीमा म्हणून ठेवले आहे हा इतका उंच आणि लांब आहे की याच्या एका बाजूला पडलेली तिन्ही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडलांची किरणे दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाहीत प्रमाण लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकाचा एवढाच विस्तार सांगितला आहे हा सर्व भूभाग पन्नास कोटी योजने आहे हा लोकालोक पर्व पर्वत याच्या एक चतुर्थांश म्हणजे साडेबारा कोटी योजने आहे सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवानी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ पुष्करचूड वामन आणि अपराजित नावाचे चार हत्ती नेमले आहेत या दिग्गजांची आणि आपल्या अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याचे अधिपती सर्वांतरयामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विश्वक्षेनादी श्रेष्ठ पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूनी विराजमान आहेत धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर इत्यादी आठ महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे त्यांच्या हातामध्ये शंखचक्र इत्यादी श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लीलामय रूपात कल्पाच्या अंतापर्यंत तेथे सगळीकडे राहतात लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या आलोक पर्वताचा आहे त्याच्यापुढे केवळ योगेश्वरांचीच उत्तम गती आहे असे सांगतात स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडांचे केंद्र आहे तेथेच सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूने पंचवीस कोटी योजने अंतर आहे सूर्य हा मृत म्हणजे अचेतन अंड्यामध्ये वैराजन रूपाने विराजमान आहे म्हणून याचे नाव मार्तंड असे पडले आहे हा हिरणमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला म्हणून याला हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते सूर्याच्या द्वाराच दिशा आकाश अंतरिक्ष भूलोक स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होते सूर्यच देव पशुपक्षी मनुष्य सरपटणारे प्राणी वेली वृक्ष इत्यादी सर्व जीवसमूहाचा आत्मा आणि नेत्रेंद्रियांचा अधिष्ठात आहे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे भुवनकोशवर्णने समुद्रवर्षसन्निवेशपरिमाणलक्षणो विशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः